आदी मार्गाने जाणाऱ्यांच्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टतेचे वर्णन श्री कपिल म्हणतात हे माते जो पुरुष घरातच राहून सकाम भावाने गृहस्थ धर्माचे पालन करतो आणि त्याचे फळ म्हणून अर्थ आणि काम यांचा उपभोग घेऊन पुन्हा पुन्हा तेच करीत राहतो तो निरनिराळ्या कामनांनी मोहित झाल्या कारणाने भगवत धर्मापासून विनमुख होतो आणि श्रद्धेने यज्ञाने देव आणि पितर यांचीच आराधना करीत राहतो त्याची बुद्धी त्याच प्रकारच्या श्रद्धेशी निगडीत राहते देव आणि पितर हेच त्याचे उपास्य होत म्हणून तो चंद्र लोकात जाऊन सोनपान करतो आणि पुन्हा पुण्य क्षीण झाल्यावर ह्या लोकात परतो ज्यावेळी प्रलय काळात शेषशाही भगवान शेषशय्येवर शयन करतात त्यावेळी गृहस्थाश्रमातील सकाम लोकांना प्राप्त होणारे हे सर्व लोकही न्यायला जातात विवेकी मनुष्य आपल्या धर्मांचा अर्थ आणि भोगासाठी उपयोग करीत नाही तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच त्यांचे पालन करतात ते अनासक्त प्रशांत शुद्ध चित्त निवृत्ती धर्मपरायण ममता रहित आणि अहंकार शून्य पुरुष स्वधर्म पालन रूप सत्वगुणामुळे पूर्णपणे शुद्धचित्त होतात ते शेवटी मार्गाने म्हणजे अर्ची मार्ग किंवा देवयान मार्गाने सर्व व्यापी कार्यकारण रूप जगाचा नियंता संसाराचे उपादान कारण आणि त्याची उत्पत्ती पालन आणि संहार करणाऱ्या पूर्ण पुरुषालाच प्राप्त होतात जे लोक परमात्मा दृष्टीने हिरण्य गर्भाची उपासना करतात ते दोन पराधानी होणाऱ्या ब्रह्मदेवाच्या प्रलयापर्यंत त्यांच्या लोकातच राहतात यावेळी देवतापेक्षाही श्रेष्ठ ब्रह्मदेव आपल्या दोन पराध कालपर्यंत अधिकार भोगून पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन इंद्रिये त्यांचे विषय आणि सहित संपूर्ण विश्वाचा संहार करण्याच्या इच्छेने त्रिगुणात्मक प्रकृतीबरोबर एकरूप होऊन निर्विशेष परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो त्यावेळी प्राण आणि मन यांना जिंकलेले ते विरक्त योगीजन सुद्धा देहाचा त्याग करून त्या भगवान ब्रह्मदेवातच प्रवेश करतात आणि पुन्हा त्यांच्याच बरोबर परमानंद स्वरूप पुराण पुरुष परब्रह्मामध्ये लीन होऊन जातात त्या अगोदर ते भगवंतात लीन होत नाही पण त्यांच्यामध्ये अहंकार शिल्लक असतो म्हणून हे माते आता तू सुद्धा अत्यंत भक्तिभावाने समस्त प्राण्यांच्या हृदय कमलात असणाऱ्या त्या श्रीहरींच्या चरणांना शरण जा तू सुद्धा माझ्याकडून त्यांचा प्रभाव ऐकलाच आहेस वेदांचे अंतरंग जाणणारे सर्व स्थावर जंगम प्राण्यांचे आदी कारण ब्रह्मदेव सुद्धा मरीची आदी ऋषी योगेश्वर सनकादी तसेच योग प्रवर्तक सिद्धांसहित निष्काम कर्मांमुळे आदी पुरुष पुरुष श्रेष्ठ सगुण ब्रह्म्याला प्राप्त होऊन सुद्धा भेददृष्टी आणि कर्तृत्वाभिमान यामुळे भगवत इच्छेने जेव्हा सृष्टी उत्पन्न होण्याची वेळ येते तेव्हा कालरूप ईश्वराच्या प्रेरणेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा पूर्ववत प्रकट होतात अशा प्रकारे पूर्वोक्त ऋषी सुद्धा आपापल्या कर्मानुसार ब्रह्मलोकाचे ऐश्वर उपभोगून भगवत इच्छेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा या लोकात जन्म घेतात जे या लोकात कर्मांमध्ये आसक्त राहून श्रद्धेने वेदात सांगितलेल्या काम्य आणि नित्य कर्माचे सांगोपांग अनुष्ठान करतात रजगुणांमुळे ज्यांची बुद्धी विवेकाविषयी कुंठित होते ज्यांच्या हृदयामध्ये कामना असतात आणि इंद्रिये ज्यांच्या स्वाधीन नसतात ते आपल्या घरातच आसक्त होऊन नेहमी पितरांची पूजा करतात हे लोक धर्म अर्थ काम यामध्येच आसक्त असतात म्हणून यांचे महान पराक्रम अत्यंत कीर्तनीय आहे त्या भवभयहारी श्री मधुसूदन भगवंतांच्या कथांविषयी विनमुखच असतात विष्ठा खाणारी कुत्री डुकरे इत्यादी जशी विष्ठेचीच अपेक्षा करतात त्याप्रमाणे जे मनुष्य भगवत कथांवर सोडून निंदनीय विषय वार्ताच ऐकतात ते निश्चितच दुर्दैवी होत गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार करणारे हे लोक दक्षिण दिशेकडील पितृयान किंवा धूम मार्गाने पितरांचे ईश्वर असणाऱ्या अर्हिमाच्या लोकात जातात आणि पुन्हा आपल्या संततीच्या वंशामध्ये उत्पन्न होतात हे माते पितृलोकातील भोग भोगल्यानंतर जेव्हा यांचे पुण्य क्षीण होते तेव्हा देवता त्यांना तेथील ऐश्वर्यापासून दूर करतात आणि पुन्हा त्यांना लाचार होऊन ताबडतोब याच लोकात येऊन पडावे लागते म्हणून हे माते ज्यांचे चरणकमल नेहमी भजन पूजन करण्यायोग्य आहेत त्या भगवंतांचेच तू त्यांच्या गुणांचा आश्रय करणाऱ्या भक्तीने सर्व भावाने भजन कर भगवान वासुदेवांविषयीचा भक्तियोग ताबडतोब वैराग्य आणि ब्रह्म साक्षात्कार रूप ज्ञानाची प्राप्ती करून देतो किंवा इंद्रियांच्या वृत्तीमुळे भगवत भक्ताचे चित्त समराहून प्रिय अप्रिय अशा विषमतेचा अनुभव करीत नाही त्यावेळीच तो भक्त निसंग सर्वांमध्ये समान असणाऱ्या त्याग आणि ग्रहण याने रहित अशा ब्रह्मपदावर आपण आरूढ झाल्याचा साक्षात्कार करून घेतो तोच ज्ञान स्वरूप तोच परब्रह्म तोच परमात्मा तोच ईश्वर तोच पुरुष तोच एक भगवंत स्वतः जीव शरीर विषय इंद्रिये इत्यादी अनेक रूपात प्रतीत होतो या संसाराविषयी आसक्तीचा संपूर्ण नाश होणे हेच योग्यांच्या सर्व प्रकारच्या योग साधनेचे एकमात्र इष्टफळ आहे ब्रह्म एक आहे ज्ञान स्वरूप आणि निर्गुण आहे तरी सुद्धा ते बाहेर धुवणाऱ्या इंद्रियांमुळे भ्रमाने शब्द इत्यादी पदार्थांच्या रूपात भासते ज्याप्रमाणे एकच परब्रह्म महत्त्व सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारचा अहंकार पंचमहाभूते आणि अकरा इंद्रिये या रूपाने बनले आहे आणि ते स्वयंप्रकाशी जीव आहे त्याचप्रमाणे त्या जीवाचे शरीर रूप हे ब्रह्मांड सुद्धा ब्रह्मच आहे कारण ब्रह्मापासूनच याची उत्पत्ती झाली आहे परंतु जो श्रद्धा भक्ती आणि वैराग्य तसेच निरंतर योगाभ्यास यामुळे एकाग्र चित्त आणि अनासक्त झालेला आहे तोच याला ब्रह्मरूपात पाहू शकतो हे पूजनीय माते मी तुला हे ब्रह्म साक्षात्काराचे साधनरूप ज्ञान ऐकवले द्वारा प्रकृती आणि पुरुषाच्या यथार्थ स्वरूपाचा बोध होतो हे देवी निर्गुण ब्रह्मविषयक ज्ञानयोग आणि माझ्याविषयीचा भक्तियोग या दोन्हीचे फळ एकच आहे त्यालाच भगवंत म्हणतात जसे रूप रस गंध इत्यादी अनेक गुणांचा आश्रय असणारा एकच पदार्थ भिन्न भिन्न इंद्रियांच्या द्वारा विभिन्न रूपाने अनुभवास येतो तसेच शास्त्राच्या वेगवेगळ्या मार्गाने एकाच भगवंताची अनेक प्रकारांनी अनुभूती येते अनेक प्रकारची कर्मे यज्ञ दान तप वेदाध्ययन वेदविचार मन आणि इंद्रियांचा संयम कर्मांचा त्याग विविध अंगे असलेला योग योग प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग असे दोन्ही प्रकारचे धर्म आत्मतत्वाचे ज्ञान आणि दृढ वैराग्य या सर्व साधन मार्गाने सगुण निर्गुण रूप स्वयंप्रकाश भगवंतालाच प्राप्त केले जाते सात्विक राजस तामस आणि निर्गुण भेदाने चार प्रकारच्या भक्ती योगाचे आणि जो प्राण्यांच्या जन्मादि विकारांचा हेतू आहे तसेच ज्याची गती जाणता येत नाही त्या काळाचे स्वरूप मी तुला सांगितले हे देवी अज्ञानाने कर्मी केल्याने जीवाला ज्या अनेक गती प्राप्त होतात तिथे गेला असता तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही मी तुला जो ज्ञानाचा उपदेश केला आहे तो दुष्ट उद्धट घमंडखोर दुराचारी आणि दांभी पुरुषांना कधीही करू नये जो विषय निरूप आहे गृहासक्त आहे माझा भक्त नाही किंवा माझ्या भक्तांचा द्वेष करणार आहे त्याला सुद्धा याचा उपदेश कधी करू नये जो अत्यंत श्रद्धाळू भक्त विनयशील दुसऱ्यांविषयी दोषदृष्टी न ठेवणारा सर्व प्राण्यांशी मैत्री असणारा गुरुसेवेमध्ये तत्पर बाह्य विषयांमध्ये अनासक्त शांत चित्त मत्सर शून्य आणि पवित्र चित्त असेल तसेच मला परमप्रियतम मानणारा असेल त्याला याचा उपदेश करावा माते जो पुरुष माझे ठिकाणी चित्त ठेवून याचे श्रद्धापूर्वक एक वेळ का होईना श्रवण किंवा कथन करील तो माझ्या परमपदाला प्राप्त होईल अध्याय बत्तीसावा समाप्त